एक रात्र आणि एक दिवस धुडगत घालून पोलीस पार्टी निघून गेली आग्या मोहोळ डिवचला गेला आणि माशा घोंगावत राहिल्या पेव फुटल्यागत झालं आबाना कुठं बाहेर तोंड काढायची सोय राहिली नाही दाजीबा गायकवाड किरुणाना पवार या लोकांचा आधीच त्यांच्यावर डोळा होता त्यात गाव बिथरलं दहा लोक दहा तोंडाने बोलू लागले बामन मनातनं उत्तरला जे पाटलांनी कधी केलं नव्हतं ते त्यांनी करून दाखवलं असा समज पसरत चालला धरणच का झालं आबा त्याला किती आवरणार आणि कसा बांध घालणार दसऱ्यासारखा दसरा आला आणि सुतकी चेहऱ्यानं निघून गेला पाटलांच्या वाड्याला पडलेलं कुलूप कोणी काढलं नाही वाडा भूतासारखा तसाच बसून राहिला देवपूजा बंद झाली तुरुंगात पडल्यासारखे देव आताच कोंडून राहिले दसऱ्याला कडाकण्याच्या माळा त्यांना दिसल्या नाहीत आज जाऊन कोणी त्यांना आंघोळ घातली नाही अठरा धान्याची रोपटीही घाटावर तरारली नाहीत वाड्याचं दारच उघडलं नाही तर कुठले देव आणि कुठला दसरा पिढ्या आणि पिढ्या चालत आलेला रिवाज मोडला सोनं द्यायला वाड्यावर कोणी फिरकलं नाही खंडे नवमीला हत्यारं पुजली नाहीत वर्षाचा सण आला आणि गेला परदेशी पोरासारखा वाडा तसाच कळाखात राहिला आबा आतल्या आत झुरत राहिले वाड्याला ही अशी दशा गावाचं कसं होणार काय होणार या गावाचं काळजी लागली महाकाळजी संकट ओढवलं होतं कसं तोंड द्यावं कसं आबा चावडीतनं उठून घराकडे निघाले होते मारुतीचा चौकाला चार माणसं देवळाच्या पायरीवर बोलत बसलेली दिसली त्यांना वाटलं आपणही जरा टेकावं पण धीर झाला नाही कुठं बसण्या उठण्याचा त्यांचा सरावच मोडला होता कुठं जाणं येणं बोलणं चालणं सगळं बंद झालं होत नकोच वाटत होतं चालता चालता आबाने नुसती मान वळवली आणि जरा हसल्यासारखं करून ते पुढंच निघाले मन ओढ घेत होतं पण पाय थांबले नाहीत राम मंदिराचा कोपरा आला आवा थांबले हात जोडून उभे राहिले आपसूक ओठ फुटफुटू लागले अनुदिन अनुतापे तापलो रामराया टक्के घोळवीत ताबांनी गल्ली पार केली ते घरात आले कपडे न काढताच ओसरीवर फिरत राहिले मन आळवीत राहिले आबांची झोप उडाली तहान भूक नाहीशी झाली गोल गरगरीत अंगलट काडीसारखी किडकिडी दिसू लागली देहाची तुरखाटी झाली आणि गवाळ कांती काळी पडत चालली आबाने अंथरून धरलं काय होतंय हेच कळेन असं झालं एक दिवस राहुनाना समाचारला आले हा भला माणूस आपल्या पायाने घरी आला हे बघून आबांना अपार आनंद झाला अंतरुणावर पडलेले आबा उठून बसले राहुनानांच्या तोंडाकडे टक लावून बघत राहिले आणि खिन्न असून म्हणाले काय राहुनाना कसं काय चाललंय काय चालायचं असं म्हणून राहुनानाही हात पसरले आणि तोंडाकडे बघत त्याने विचारलं काय औषध पाणी लखू भटजीचं सप्तक सुरू केलंय मग काय गुण बघायचं आता काय बघतासा असं म्हणून राहुनाना बोलले आबा इमारत लई आत आली किती दिस बघणार असं बघा काय गुण येतोय तो का नाही नाहीतर कोल्हापूरला जाऊन गुन्ह्यासनी जाऊन या जावा बघू आणखीन एक सप्तक घेऊन तसं करा अशा दोन गोष्टी बोलून झाल्या तब्येतीची चौकशी करून झाली आणि राऊनाना कानाला लागून म्हणाले वाड्याला काय कुलूपच पडलं वय काय करायचं थंडी ताप येऊन गोपाळा घरात पडलाय रोखून बघत राऊनाना म्हणाले आबा हे सारं थोतांड आहे हाजरा हादरा बसल्यागत झाला आणि आबा बघत राहिले आणि मान पुढे झुकून राऊनाना कुजबुजले हे सगळं कारस्थान आहे किरुणानं गोपाळाला भे भरिवलंय थंडी ताप नाही आणि काही नाही भडव्याने नुसतं सोंग काढलंय सोंग काढलंय मग तर काय आबांना काय बोलावं कळना झालं मग तीच गुंग होऊन गेली आणि सल्ला दिल्यागत करून रावणाना म्हणाले भाबडेपणावर जाऊ नका आबा वस्तीला कोण कोण येतात घरात दत्तू नाईक आणि वेताळा महार येतात रोज झोपायला एका हाताचा पंजा अवघावून रावणाना बोलले त्या दत्त्यावर जरा नजर दे राहू द्या आबाने आश्चर्यानं विचारलं दत्तूवर करा करा दात खाल्ल्यागत करून रावणाना म्हणाले लय आतल्या गाठीचा माणूस आहे तो जरा पोटात ठेवून बोलत चला असं म्हणता इथं खुट्ट वाजलं की लगेच तिथं कुट्ट होतं समजलं आबाना धक्काच बसला जर तू विश्वासातला म्हणून तो वस्तीवर वस्तीला घरी येत होता त्याच्याबद्दलच असं ऐकायला आलं आणि त्यांच्या बिंबीचा देठच तुटल्या का झाला आबा घाबरे होऊन तोंडाकडे बघत राहिले आणि नजर दुसरीकडे वळवून राहून नानाने विचारलं हे तुम्ही काय करून बसला सा तानूच्या घरावर छापा घालायला नको पाहिजे होता डोळे मुठून आबा म्हणाले मी तरी काय करू कशाला वर्दी दिली सा पेट्याला आबा कळवळून म्हणाले राहुनाना मी कशाला वर्दी देऊ मग त्यासनी काय सपान पडलंय असं विचारून राहुनानाच म्हणाले गाव सारं दुखून बसलासा आग्या भावाला असं डिवचायचं नाही बरं तशी रेटाची ताकद तर आहे काय तुमच्या आज आबाने झाकलेले डोळे उघडले नीट पारखून बघितलं आणि घडलेली सारे हकीकत त्यांनी परोपरीनं समजावून सांगितली वर्दी देण्याचं काम त्यांनी केलं नव्हतं हे राहून अण्णांना पटलं पण त्यांना एकट्याला पटून काय उपयोग गाव सारं विसरलं होतं गावाला कोण सांगणार राहुनानाही काळजीत करत बसले आणि हात पाय पसरून आबाच म्हणाले काय करायचं राहुनाना आपली वेळच फिरली थोडका धीर देत राहुनाना सांगू लागले ये फिरली म्हणून असं घर धरून बसू नका बेशीला तर लय भ्या दाखवतील लोक उठावं जरा गावातनं हिंडावं चार ठिकाणी जायला नको आज लोक लोक काय बोलतात ठाऊक आहे काय बामण भ्यालाय म्हणत्यात आबा काय बोलणार ते गप्प बसून राहिले बोलणं खुंटलं तसं रावणाना उठले निरोप घेऊन बाहेर पडले त्यांना पाठमोरे बघून आबा म्हणाले असंच ये चला अधनं मधन आणि तुम्ही खुडूक बसल्यागत घरातच कुंडून घे चला मगापर्यंत म्हातारा शांत दिसत होता तो एकदम भडकल्यागत दिसू लागला उरात कोंडून ठेवलं होतं ते उसळी मारून बाहेर येऊ लागलं पुन्हा माघारी येत रावणाना म्हणाले एवढं संकट कोसळलं आहे तर कवा सल्ला मसलत विचारले आम्हाला जुनी चार माणसं आहेत ती बी तोडायला लागलाय तुम्ही काय करायचं तुम्ही असं बाई तशा त्यांना अडवल्यागत करून आबा म्हणाले तसं नव्हं रावणाना उचलून बोलले काय तसं नव्हं रावणाना मेला का जिता आहे याची तर कवा चौकशी केली सा तुम्ही आम्हालाच गरज म्हणून आम्ही आलो त्यांना शांत करीत आबा म्हणाले बसा बसा तरी जरा आता बसत नाही ऐका तरी खरं काय ऐकाय नको असं म्हणून रागाच्या भरातच चार पावलं ते चालून गेले आणि गर्रकन मागे फिरून म्हणाले अजून चार जुनी माणसं आहेत आमगत इसरू नका त्यासनी आणि हे बघा असं पाय गाळून घरात बसून राहू नका तुम्ही तसं भ्यालासा असा तर गावानं काय करायचं आपणच जरा हिंमत दावाय पाहिजे कोण काय करतंय आम्ही काय मेलोय बरं आहे जातो मी रावणांना निघून गेले आबांना धीर आल्यासारखा वाटला अंथुणावरच बूट टेकून बसलेले आबा उठून उभे राहिले एकाएकी अंगात नेट आला पाय फुटल्यागत झाले आणि पावलं पडत राहिली आबा सारखे आत बाहेर करीत राहिले चार ठिकाणी गेलं पाहिजे आलं पाहिजे चार लोकात बसलं पाहिजे उठलं पाहिजे असं भिवून चालणार नाही ब्रम्ह ब्रह्मराक्षस भिवून कसं भागेल अजून चार जुनी माणसं आहेत जुनी अभिमानी लोकांना ही गावाची काळजी आहे सगळी आडी काही अजून नाचलेली नाहीत त्यांना असं फिरताना बघून लक्ष्मीबाईंचा चेहराही उजळला फार दिवसांनी त्या हसल्या हसून म्हणाल्या मलाही थोडा धीर आलाय आता आबांचाही चेहरा उजळला फार दिवसांनी ते हसले हसून म्हणाले मला पुष्कळ धीर आलाय आता आबांना झोप लागू लागली दोन्ही वेळेला थोडं थोडं पोटात जाऊ लागलं घरातल्या घरात ते हिंडू फिरू लागले स्नान संध्या सुरू झाली रोज हातून देवपूजा घडू लागली मन त्यातच रमू लागलं परमेश्वराच्या चिंतनाशिवाय दुसरं काही ना झालं देवाची आस लागली आणि मनातली भीती नाहीशी झाली कशाचं भयच राहिलं नाही कसली भीती आहे आणि कसली चिंता मन भीत तोवर भीती तिचा आसरा आपल्या मनात आपल्या आश्रयानं ती राहते मनातली भीती गेल्यावर मग भीती कुठली आपण आसरा दिला नाही तर मग तिला थारा कुठला कुठली भीती आणि कसली भीती तिला क्या का भ्याच आणि कशाची भीती बाळगायची मृत्यूची कुणाला सुटला आहे त्यो आज ना उद्याच कधीतरी येणारच त्यो कोण सुटलाय त्याच्यात आवडीत जन्म मृत्यूच्या एरझारा चालूच आहेत देहाचं हे कवच कधीतरी गळणारच आहे त्याची खंत का बाळगावी त्यात एवढा खेद कसला हाही एक देहधर्मच आहे मृत्यू हाही एक जन्मासारखा सोहळा नाही का त्याशिवाय देहातल्या या कुडीची सुटका तरी कशी होणार मृत्यू ही शिक्षा नाही सुटका आहे मग सुटकेचं भय कसलं आणि तो झडप घालणारच असला तर कोण थोपवणार आहे त्याला त्याला थांबवून धरणार आहे कुणी मृत्यू कुणाला चुकवता येतो त्याला धनाढ्य सारखेच कोण भूपती कोण चक्रवर्ती कोण गजपती कोण हयापती त्याच्यापुढं कुणाची मात्रा चालते बोलावणं आलं म्हणजे पंचाक्षरी तरी काय करणार सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश भरता न भरता निमिष जाणे लागे गेले पाहिजे आणि हे बोलावणं केव्हा येईल हे तरी सांगता येतं उद्या येईल परवा येईल आज येईल आत्ता येईल त्याचा काय नेम गाशा गुंडवून आपण तयार असलं पाहिजे देवाचं निमंत्रण आहे ते त्याचं स्वागत नको करायला पुढं काय होईल याची तरी कसली भीती मृत्यू काय दुःख देणार दुःख देणारा जन्मच आहे मृत्यू दुःखाचा अंकुर जन्म शोकाचा सागर जन्म भयाचा डोंगर हा जन्म हा संसार हे आयुष्य हे चिंतेचा आगर आहे यात कसला आलाय लोभ कसलं सुख सुखाचा विसर म्हणजे हा जन्म मोक्षाच्या वाटेवरचा हा अडथळा हे विघ्न आहे हा भोग आहे हे विघ्न मृत्यूनेच दूर होणार हा भोग मृत्यूनेच टळणार सर्व दुःखांचा नाश म्हणजे हा मृत्यू आपल्या जन्माला लागलेली सगळी चिंता काळजी वेदना यातना नाना व्याधी आणि नाना उपाधी यांचा होम आहे त्याला का भ्यावं का कष्टी व्हावं कटकटीनं या संसाराचा कसला लोभ धरायचा स्वतःच्या जीवाचा म्हणून हे लोभाचं कमळ सोडवत नाही अरे कसला हा जीव आणि कसला हा जन्म जन्म हा अति कुच्छिळ नरकपतन पाहता शरीराचे मूळ या आयसे नाही हा मंगळ रजस्वलेचा जो विटाळ त्यामध्ये जन्म यासी अत्यंत दोष ज्या विटाळा त्या विटाळासाची पुतळा तेथे निर्मळपणाचा सोहळा केमी धडे रजस्वेलाचा जो विटाळ त्याला आळून जाला गाळ त्या गाळाचेच केवळ शरीर हे आळून जाला गाळ गाळ त्या त्या गाळाचेच गाळ आबांना मृत्यूचं भय राहिलं नाही ते विरक्त झाले आसक्ती गेली आणि विरक्ती आली पण तीही एका भयातून जन्माला आली होती मृत्यूच्या पोटीच हिनं जन्म घेतला होता शुद्ध स्वरूपी ती अवतरली नव्हती विरक्तीची मूळ आसक्ती होती आसक्तीलाच कोंब फुटून विरक्ती जन्माला आली होती गाशा गुंडाळून तयार झालेल्या आबांना अनेक गोष्टींचे डोहाळे लागले होते निरोप घेता घेता ते मागे वळून पाहत होते वाटत होतं घरात सून आलेली पहावी जीवमान आहे तोवर अक्षदा टाकून घ्याव्यात वाटत होतं केशवनं आपली काठी होऊन आधार द्यावा आपण घरात बसावं त्यानं कुलकर्ण सांभाळावं आणि गर्भारशी स्त्रीसारखी त्यांना अशीही इच्छा होती की उन्हा लवकर यावा आंबे खावेत कोणीतरी कोकणात जाऊन एक काफी फणस आणावा फार दिवसात बाहेरचं वारं लागलं नव्हतं घराबाहेर पडावं कल्लोबाच्या बनात जाऊन बसावं आलत्याच्या खिंडीपर्यंत पेट मारावी रामलिंग दुळोबाची दैवत डोळ्यांनी पाहावीत गर्द हिरवी झाडी एकदा डोळ्यांनी बघावी कितीतरी दिवसात खिंड पाहिली नव्हती रिवी झाडी डोळ्यांना दिसली नाही कुरणातल्या गवताचा मातकट वास वाहत्या खळाळ त्या पाण्याची धार रानातली मोकळी हवा अंगावर उपरणं घेऊन आबा म्हणाले जरा देवीचं दर्शन घेऊन यावं असं मनात आलंय एकटे जाणार आबा हसून म्हणाले तुम्ही येता बरोबर लक्ष्मीबाई मुरडल्या न बोलता उभ्या राहिल्या आबानीच विचारलं कुणाला बरोबर घेऊन जायचं अबा एकटेच बाहेर पडले काठी टेकत चालू लागले गुप्तीचं ओझं हातात का बाळगावं त्यांना कळत नव्हतं त्यांना उगीच हसू आलं हसऱ्या चेहऱ्यानं पावलं टाकत आबा भर पेटेत आले रामराम रामराम काय चावडीकडे निघाला सा नाही जरा देवीला जाऊन येतो बरं आहे आता जीवाला आहे ठीक आहे लोक भेटू लागले हात वर होऊ लागले विचार करत आबा पुढे निघाले भाऊ वाण्याच्या दुकानात गोपाळा बसला दिसला आबांना बघून रस्त्याला पाठ करून तो बसला आबा हसले मुद्दाम थांबले आणि हाक मारून म्हणाले काय गोपाळा मुजरा करून गोपाळा जवळ आला आबाने हसून विचारले काय गेला का थंडी ताप वय आता जरा बरा आहे कुणीकडे निघाला आहे येतो जरा देवीचं दर्शन घेऊन एकटंच दुखतं काय करायचंय मी येऊ सांग नको तुला आणि होता यायचा आबा हसले आणि चालू लागले गोपाळा वाकड्या नजरेनं बघतच उभा राहिला डोळे भरून आबाने देवीचं दर्शन घेतलं शिरकायच्या डोळ्यातल्या उलट्या कवड्या नजर रोखून पाहत राहिल्या दृष्टभेट झाली जीव कुठंतरी गुंतल्यासारखा झाला मनाला विरंगुळा वाटला दिवस मावळे तोवर आबा देवळातच बसून राहिले आबा हिंडू फिरू लागले चार लोकात बसू लागले उठू लागले एकच काळजी लागून राहिली देहाची नाही हा देह देवाला शरण आला होता काळजी होती गावाची भय होत गावाचं चिंता होती गावाची हा गावगाडा कसा चालणार आपल्या माग याचं काय होणार रेटल तोवर हे जू आपण खांद्यावर घेतलं पुढे हे ओझ कोण घेणार कोण